ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमहा अध्याय अठ्ठेचाळीसावा भगवंताचे कुब्जा आणि अक्रूराच्या घरी जाणे शुक म्हणाला सर्वांचे आत्मा व सर्वसाक्षी भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटण्यासाठी व्याकुळ झालेल्या कुब्जेला सुखी करण्यासाठी तिच्या घरी गेली बहुमोल सामग्रीने कुब्जेचे घर भरलेले होते श्रंगाराला उपयोगी अशी पुष्कळ सामग्री तिथे ठेवलेली होती ठिकठिकाणी मोत्यांच्या झालरी आणि पताका लावलेल्या होत्या चांदवे लावलेले होते शाया अंथरलेल्या होत्या आणि बसण्यासाठी आसने ठेवली होती धुपाचा सुगंध दरवळत होता दिवे प्रकाशत होते फुलांचे हार आणि सुगंधी द्रवे ठेवलेली होती भगवंत आपल्या घरी आलेले पाहून कुबजा लगबगीने आपल्या आसनावरून उठून उभी राहिली आणि आपल्या सख्यासह पुढे होऊन तिने भगवंतांना उत्तम आसन वगैरे देऊन त्यांची पूजा केली त्याचप्रमाणे उद्धवाची सुद्धा तिने योग्य पद्धतीने पूजा केली परंतु तो सन्मानासाठी तिने दिलेल्या आसनाला केवळ स्पर्श करून जमिनीवरच बसला श्रीकृष्ण ही लोकरीतीचे अनुकरण करीत लगेच तिच्या बहुमूल्य शेयेवर जाऊन बसले तेव्हा कुबजेने स्नान करून उटणे रेशमी वस्त्रे अलंकार पुष्पहार गंध विडा सुधासव इत्यादींनी स्वतःला खूप सजवले आणि लज्जायुक्त स्मित हास्य व हावभाव करीत विलासपूर्ण नजरेने पाहत पाहत ती भगवंताच्याकडे आली मिलनाची पहिलीच वेळ असल्याने कुब्जा संकोचाने थोडीशी थबकली तेव्हा श्रीकृष्णाने तिला आपल्याजवळ बोलावली आणि कंकणाने सुशोभित असा तिचा हात धरून तिला पलंगावर बसवून घेऊन ते तिच्याशी रममान झाले या जन्मामध्ये कुबजेने भगवंतांना फक्त सुगंधी उठणे अर्पण केले होते त्या एका शुभकर्माचे हे फळ होते भगवान श्रीकृष्णांचे चरण कुबजेने आपले काम संतप्त हृदय वक्षस्थळ आणि डोळ्यावर ठेवून घेऊन त्यांचा दिव्य सुगंध ती घेऊ लागली अशा प्रकारे तिने आपली सर्व व्यथा नाहीशी करून घेतली आनंदमूर्ती प्रियतम श्यामसुंदरांना आपल्या दोन्ही हातांनी गाढ आलिंगन देऊन कुबजेने प्रदीर्घ कालापासूनचा आपला विरह ताप शांत केला कुबजेने फक्त सुगंधी उठणे दिले होते तेवढ्यानेच तिला मोक्ष देण्यास समर्थ व मिळण्यास कठीण अशा भगवंताची प्राप्ती झाली परंतु त्या आभागिनीने मात्र हेच मागितले हे प्रियतमा आपण काही दिवस इथेच राहून माझ्याबरोबर रमावे कारण हे कमलनयना माझ्याच्याने आपली संगत सोडवत नाही सर्वेश्वर श्रीकृष्णाने तिच्या म्हणण्याला मान देऊन वस्त्रालंकाराने तिची संभावना केली व तिला इच्छिलेला वर देऊन उद्धवाबरोबर ती आपल्या संपन्न घरी परतली आराधना करण्यासही अत्यंत कठीण अशा सर्व देवाधिदेव विष्णूंना प्रसन्न करून घेऊन जो कोणी त्यांना तुच्छ विषय सुख मागतो तो निश्चितच मूर्ख होईल त्यानंतर भगवान श्रीकृष्ण बलराम आणि उद्धवासह अक्रोराची मनोकामना पूर्ण करण्यासाठी तसेच त्याच्याकडून काही काम करून घेण्यासाठी त्याच्या घरी गेले आपले बांधव असणारे ते पुरुषोत्तम येत असल्याचे लांबूनच अक्रूराने पाहिले आणि तातडीने उठून तो सामोरा गेला आणि आनंदाने त्यांचे स्वागत करून त्याने त्यांना आलिंगन दिले अक्रूराने रामकृष्णांना नमस्कार केला तसाच त्या तिघांनी अक्रूरालाही केला सर्वजण आसनावर बसल्यावर अक्रूराने त्यांची विधिवत पूजा केली परीक्षिता प्रथम त्याने भगवंताचे चरणोदक मस्तकी धारण केले नंतर दिव्य वस्त्रे गंध माळा मौल्यवान अलंकार इत्यादी पूजा सामग्रीने त्यांचे पूजन केले मस्तक लगवून त्यांना नमस्कार केला व त्यांचे शरण आपल्या मांडीवर घेऊन तो ते चेपू लागला त्याचवेळी विनम्र भावाने तो रामकृष्णांना म्हणाला तुम्ही पापी कंसाला त्याच्या अनुयायासह मारले हे फार छान झाले त्याला मारून आपण दोघांनी यदुवंशाला मोठ्या संकटातून वाचवले आणि तो वंश समृद्ध केला आपण दोघे जगाचे कारण आणि जगत स्वरूप आदिपुरुष आहात आपल्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू कारण नाही की कार्य नाही हे परमात्मन आपणच निर्माण केलेल्या या विश्वात आपल्या शक्तीसह आपण प्रवेश केला म्हणूनच ज्या ज्या वस्तू पाहिल्या आणि ऐकल्या जातात त्यांच्या रूपाने आपलाच प्रत्यय येत असतो जसे पृथ्वी इत्यादी पंचमहाभूतापासून जी स्थावर जंगम शरीरे बनतात त्यामध्ये तीच महाभूते वेगवेगळ्या रूपामध्ये अनुभवाला येतात त्याचप्रमाणे आपणही आपल्या या कार्यरूप विश्वामध्ये स्वच्छेने अनेक रूपामध्ये प्रतीत होता प्रभो आपण आपल्या रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण रूप शक्तीने विश्वाची उत्पत्ती पालन आणि संहार करता परंतु आपण त्या गुणांनी किंवा त्यांच्याद्वारा होणाऱ्या कर्मांनी बंधनात पडत नाही कारण आपण शुद्ध ज्ञानस्वरूप आहात तर मग आपल्याला बंधनाचे कारण कोणते असणार प्रभो स्थूलदेह सूक्ष्मदेह इत्यादी उपाधी महात्म्याला नसल्यामुळे त्याला जन्म मृत्यू नाही की त्याच्यातून दुसरा कोणता पदार्थ नाही म्हणूनच आत्मस्वरूप आपल्याला बंधन किंवा मोक्ष नाही तरीही आत्म्याविषयी बंध मोक्षाची जी कल्पना असते ती केवळ आमच्या अविवेकामुळे आपण जगाच्या कल्याणासाठी हा सनातन वेदमार्ग प्रकट केला आहे या मार्गाची जेव्हा जेव्हा नास्तिक प्रतीच्या दृष्टाकडून पायमल्ली होती तेव्हा तेव्हा आपण शुद्ध सत्वमय शरीर धारण करता प्रभो तेच आपण यावेळी आपले अंग श्री बलराम यांच्यासह पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी इथे वसुदेवांच्या घरी अवतीर्ण झाला आहात असुरांच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या नामधारी राजांच्या शेकडो अक्षहिनी सैनेचा आपण संहार कराल आणि यदुवंशाच्या यशाचा विस्तार कराल हे परमात्मन सर्व देव पितर भूतगण मनुष्य आणि वेद या आपल्या मूर्ती आहेत आपले चरण तीर्थ अशी गंगा तिन्ही लोकांना पवित्र करते आपण जगद्गुरू आहात तेच आपण आज आमच्या घरी आला आहात आज आमचे घर धन्य धन्य झाले त्याच्या भागेला सीमाच राहिली नाही प्रभो आपण भक्तप्रिय सत्यवक्ते अकारण हितचिंतक आणि कृतज्ञ आहात आपण आपले भजन करणाऱ्या भक्तांच्या सर्व अभिलाषा पूर्ण करता एवढेच काय पण स्वतःलाही देऊन टाकता तरीही आपल्यामध्ये कमी जास्तपणा कधी उत्पन्न होत नाही अशा तुम्हाला सोडून कोणता बुद्धिमान मनुष्य दुसऱ्या कुणाला शरण जाईल हे प्रभू मोठमोठे योगी आणि देवराज सुद्धा ज्यांचे स्वरूप जाणू शकत नाहीत त्या आपले आम्हाला साक्षात दर्शन झाले ही केवढी भाग्याची गोष्ट आहे प्रभो आम्ही स्त्री पुत्र धन स्वजन घर देह इत्यादी रूप मोहाच्या दोरीने बांधले गेलो आहोत हा आपल्याच मायेचा खेळ आहे कृपा करून आपण आमचे हे बंधन लगेच तोडून टाका शुक म्हणाला परीक्षिता भक्त अक्रूराने अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाची पूजा केली आणि स्तुती केली नंतर त्यांनी स्मित हास्य करून त्यांना जुनू मोहित करीत आपल्या मधुर वाणीने म्हटले भगवान श्रीकृष्ण म्हणाले काका आपण आमचे हितोपदेशक चुलते आणि आदरणीय बांधव आहात आम्ही आपल्या मुलासारखे आहोत आपणच आमचे रक्षण पालन करून आमच्यावर कृपा करायची जे आपले कल्याण इच्छितात त्यांनी आपल्यासारख्या परम पूजनीय आणि महाभाग्यवान संतांची नेहमी सेवा केली पाहिजे संत हे सर्व देवांच्यापेक्षाही श्रेष्ठ होत कारण देवता स्वार्थी असतात संतांच्या ठिकाणी कुठलाच स्वार्थ नसतो फक्त पाणी म्हणजे तीर्थ नव्हे फक्त माती आणि पाषाण यांनी बनवलेल्या मूर्तीचं देवता नव्हेत कारण तीर्थे व देव कालांतराने पवित्र करतात परंतु संत मात्र दर्शन होताच पवित्र करतात आपण आमच्या हितचिंतकामध्ये श्रेष्ठ आहात म्हणून आपण पांडवाचे हित करण्यासाठी तसेच त्यांची खुशाली जाणून घेण्यासाठी हस्तींना पुरला जावे आम्ही ऐकले आहे की पांडूच्या मृत्यूनंतर माता कुंतीसह युधिष्ठिर इत्यादी पांडव अत्यंत दुःखी झाले होते धृतराष्ट्राने आता त्यांना राजधानीत आणले असून ते तिथेच राहतात धृतराष्ट्र एक तर अंध आहेत आणि मनाने कणखर नाही दुष्टपुत्राच्या अधीन झाल्याकारणाने तो भावाच्या मुलाशी आपल्या पुत्रासारखा व्यवहार खात्रीने करत नसणार म्हणून आपण तिथे जावे आणि त्यांची स्थिती चांगली आहे की वाईट हे जाणून घ्यावे ते समजताच त्या आपताना सुख कसे मिळेल ते आपण पाहू भगवान श्रीकृष्ण अक्रूराला असे सांगून बलराम आणि उद्धवासह आपल्या घरी परतले या ठिकाणी अठ्ठेचाळीसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू